ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणीसावा ययातीचा ग्रहत्याग शुकाचार्य म्हणाला अशा प्रकारे स्त्रीला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अर्धपात त्याच्या लक्षात आला तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला हे भृगुनंदिनी पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांची ही शोकांतिका एक अशाच ग्रहस्थांविषयी वनात राहणाऱ्या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटते एक बोकड होता तो आपल्याला प्रिय वाटणाऱ्या वस्तू शोधत जंगलात एकटाच फिरत होता त्याने स्वतःच्या कर्माने एक बकरी विहिरीत पडली आहे असे पाहिले तो कामातूर बोकड बकरीला विहिरीतून वर कसे काढावे याचा विचार करू लागला त्याने आपल्या शिंगाने विहिरीजवळची जमीन खोदून रस्ता तयार केला जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली तेव्हा तिला तो बोकड आवडला तो दाढी मिशावाला बोकड धष्टपुष्ट तरुण आणि विहार करण्यास कुशल असल्यामुळे बकऱ्यांना अत्यंत प्रिय होता विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रियकर म्हणून निवडलेले पाहून त्यानेही त्याला आपला पती केली त्या बोकडाच्या डोक्यावर कामरूपी पिशाचे स्वार झाले होते तो एकटाच अनेक बकऱ्यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरवून बसला विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिले की हा बोकड दुसऱ्या बकऱ्यांबरोबर रमत आहे तेव्हा तिला त्याचे हे कृत्य सहन झाले नाही तिने विचार केला की हा तात्पुरते प्रेम दाखवणारा कामी मित्ररूपी शत्रूच आहे म्हणून त्या बकरीने त्या इंद्रिय लोलूप बोकडाला सोडून दिली आणि दुखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली तो दिन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी बे बे करीत तिच्या पाठोपाठ गेला परंतु वाटेत तो तिची समजूत घालू शकला नाही त्या बकरीचा मालक एक ब्राह्मण होता त्याने रागावून बोकडाचा लटकता अंडकोश कापून टाकला परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोडला त्याला अशा प्रकारे पुष्कळ उपाय माहीत होते प्रिये अशा प्रकारे अन्नकोश जोडल्यानंतर त्या बोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत विषय भोग घेतले परंतु अजूनही तो तृप्त झाला नाही हे सुंदरी माझी सुद्धा तशीच अवस्था झाली आहे तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मी सुद्धा अत्यंत दीन झालो आहे तुझ्या मायेने मोहित होऊन मी स्वतःलाच विसरलो आहे प्रिये पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ जव इत्यादी धान्ये सुवर्ण पशु आणि स्त्रिया आहेत ते सर्वही कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करू शकत नाहीत विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही जशी तुपानी आग आणखीनच भडकते त्याचप्रमाणे भोगवासना सुद्धा भोग घेतल्यामुळे अधिक वाढतात जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेषभाव ठेवित नाही तेव्हा तो समदर्शी होतो आणि त्याला सगळीकडे सुखच दिसते विषयांची इच्छाच दुःखाचे उगमस्थान आहे अज्ञानी लोकांना तिचा त्याग करणे जमत नाही शरीर म्हातारे होत जाते पण इच्छा म्हातारी होत नाही म्हणून जो आपले कल्याण इच्छितो त्याने तात्काळ या वासनांचा त्याग केला पाहिजे आपली आई बहीण किंवा मुलीबरोबर सुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये कारण इंद्रिय इतकी बलवान आहेत की ती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयाकडे ओढून नेतात विषयांचे वारंवार सेवन करीत करीत माझी एक हजार वर्षे पुरी झाली तरी सुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे म्हणून मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंतकरण परमात्म्यामध्ये ठेवून शीत उष्ण सुखदुःख इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन अहंकारातून मुक्त होऊन हरिनासह वनात विहार करील इहलोक परलोकाचे भोग मिथ्या आहेत असे समजून त्यांचा उपभोग घेऊ नये अगर त्यांचे चिंतनही करू नये त्यांच्या चिंतनानेच जन्म मृत्यूरूप संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो हे समजून त्यापासून अलिप्त राहणाराच आत्मज्ञानी होई आपल्या पत्नीला असे सांगून ययातीने पुरुला त्याचे तारुण्य परत केले आणि त्याच्याकडून आपले म्हातारपण परत घेतले कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषय वासना राहिली नव्हती यानंतर त्याने अग्नेय दिशेकडे द्रुहूला दक्षिणेकडे येदूला पश्चिमेकडे तुर्वसूला आणि उत्तरेकडे अनुला राज्य दिले सगळ्या भूमंडलावरील संपत्तीला योग्य अशा पुरुचा आपल्या सिंहासनावर राज्याभिषेक करून तसेच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून तो वनामध्ये निघून गेला ययातीने जरी पुष्कळ वर्षेपर्यंत इंद्रियद्वारा विषय सुख उपभोगले होते तरीसुद्धा ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपले घरचे सोडून देतो त्याप्रमाणे त्याने एका क्षणातच सर्व काही सोडून दिले ययातीने वनात जाऊन सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आत्मसाक्षात्कारामुळे त्याचे त्रिगुणमयी लिंग शरीर नष्ट झाले अशा परब्रह्म वासुदेवांमध्ये एकरूप होऊन जी भगवंताच्या भक्तांना प्राप्त होते ती गती त्याला मिळाली देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा तिला असे वाटले की हे मला निवृत्ती मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत कारण स्त्री पुरुषामध्ये प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होते म्हणून मला सावरण्यासाठी याने ही कथा थट्टीने सांगितली पानपोईवर जसे वाटसरू येतात त्याप्रमाणे ईश्वराच्या अधीन असणारे बांधव एकत्र येतात हा भगवंताच्या मायेचा खेळ असून स्वप्नवत आहे असे जाणून देव देवयानीने सर्व पदार्थांच्या आसक्तीचा त्याग केला आणि आपले मन भगवान श्रीकृष्णामध्ये तन्मय करून बंधनाला हेतू असलेल्या लिंग शरीराचा त्याग केला ती म्हणाली सर्व जगाचे निर्माण करते सर्वांतर्यामी सर्वांचे आश्रयस्वरूप सर्व शक्तिमान भगवान वासुदेवांना नमस्कार असो जे परमशांत आणि अनंत तत्व आहेत त्यांना मी नमस्कार करते या ठिकाणी एकोणीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू